नवनाथ कथासार अध्याय सतरावा श्री गुरु जालंधरनाथांना गर्दीतून बाहेर काढण्याचा प्रसंग या अध्यायाचं नित्य पठन केल्यास योग सिद्धी प्राप्त होऊन सन्मार्गाची प्राप्ती होईल अध्यायाला सुरुवात होत आहे दुसरा दिवस उजाडला तेव्हा गोपीचंद कानिपनाथांच्या शिबिरात गेला त्यांना नमस्कार करून हा जुळून उभा राहिला आणि त्याला म्हणाला राजा तू जालंधरानं जेथे पुरले आहेस ती जागा मला दाखव राजाने होकार देताच कानिफाने एका शिष्याला त्याच्या बरोबर पाठविले तो ती जागा पाहून आला मग कानिफाने राजाला विचारले राजा आता नाथांना कसं बाहेर काढतोस ते सांग गोपीचंद निरुत्तर झाला नम्रपणे हात जोडून म्हणाला महाराज मी काय सांगणार आपण सर्वज्ञ आहात तेव्हा आपणच योग्य तो निर्णय घ्या कानिब म्हणाला राजा जालंधरांना बाहेर काढताना मला तुझ्याही प्राणांचे रक्षण करावयाचे आहे म्हणून तू सर्वप्रथम तुझ्यासारखे दिसणारे सोने रुपे तांबे पितळ व लोखंडाचे पाच पुतळे तयार करून त्यानुसार गोपीचंदाने राज्यातील कसबी कारागिरांकडून तसे पुतळे तयार करून घेतले ते पुतळे घेऊन कानिफ राजासह जालंधरानं जेथे पोरले होते त्या जागी गेला व म्हणाला यातील एक एक पुतळा या जागी ठेवायचा मग कुदळीने खणायचे त्यावेळी भूगर्भातील जालंधर तुला तुझे नाव विचारतील त्यानं आपले नाव सांगायचे आणि त्वरेने बाजूला व्हायचे ते सूचनेनुसार गुप्पीचंदाने सोन्याचा पुतळा त्या जागेवर ठेवून कुदळ मारण्यास सुरुवात केली तो आवाज ऐकून जलंधराने विचारले कोण खंतोय राजा म्हणाला मी मी गोपीचंद राजा खंतोय उत्तर देतात तो पुतळ्यापासून दूर जाऊन उभा राहिला इकडे गोपीचंदाचे नाव कानी पडतात जालंधराने तुझे भस्म हो असा शाप दिला त्याबरोबर तो सोन्याचा पुतळा जळून भस्म झाला ते पाहून गोपीचंद घाबरला कानिफाने त्याला सावरण्याचा इशारा करून पुन्हा कुदळ मारण्याची आज्ञा केली यावेळी रुपयाचा पुतळा जळून भस्म झाला मग तांबे पितळ लोखंड यांचेही पुतळे एक एक करून जळून गेले पुतळे संपताच कानिफ राजाला म्हणाला आता कुदळीचा घाव घालशील तेव्हा तू बोलू नकोस मी बोलेन कानिपाच्या सूचनेनुसार गोपीचंद पुन्हा कुत्रीने प्रहार करू लागला इकडे जालंधराने विचार केला माझ्या क्रोधाची सर्व ब्रह्मांड जाळण्यास समर्थ अशी ताकद असूनही ज्या अर्थी हा गोपीचंद जिवंत आहे त्या अर्थी साक्षात भगवंत याचा पाठीराखा आहे आताही जर गोपीचंद जिवंत असेल तर त्याला अमर करावाच लागेल त्याने कुदळ मारण्यास सुरुवात केली तेव्हा जालंधराने विचारले आणि मग कानिप म्हणाला गुरुदेव मी तुमचा पुत्र कानिव या भूमीवर सर्वत्र शोध घेऊन येथे आलो आहे तुमच्या शिष्याची हौस पूर्ण व्हावी म्हणून हा गोपीचंद राजा खड्डा करून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे हे ऐकून जालंधराचा राग मावळ गोपीचंद चिरंजीव हो असा आशीर्वाद देऊन त्यानं खाच उघडण्याची परवानगी दिली मग राजानं अनेक मजूर लावले ते खणत असताना वज्रास्त्रामुळं कुदळीची गती खुंटली तेव्हा जालंधराने काम थांबविण्यास सांगून शेख कासराच्या सहाय्यानं वज्रास्त्र मोकळं केले व स्वतः आतून बाहेर आला कानिफ व जलंधर एकमेकांना मोठ्या प्रेमाने भेटले दोघांच्याही डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले जलंधर म्हणाला कानिफ आज तुझ्यामुळं हा राजा गोपीचंद वाचला अन्यथा याची काही धडगत राहिली नसते ते ऐकून गोपीचंदानेही त्यांच्या चिरणावर लोळून घातले घडलेल्या अपराधाबद्दल काकुळतेनं क्षमा मागू लागला तेव्हा त्याला जवळ घेऊन जालंधर म्हणाले बाळा आज वाचला आहेस आता चंद्र सूर्य पासेपर्यंत अमर होशील ते ऐकून मैनावती भरली तिला जवळ घेऊन जालंधराने तिचे सांत्वन केले गोपीचंदास म्हणाले वाट तुझ्या मनात जी इच्छा असेल ते सांग अशाश्वत भोगांचा राजमार्ग आणि शाश्वत चिरंतन सुखाचा वैराग्य मार्ग दोन्ही तुला मोकळे आहे गोपीचंद म्हणाला महाराज हे राजवैभव आसक्ती वाढवून बंधनात टाकणारे आहे सनातन पद प्राप्त करण्याची वैराग्य मार्गाचा अवलंब हाच एक पर्याय आहे तेव्हा माझ्यावर कृपा करून मला आपल्यासारखा करा ते ऐकून संतुष्ट झालेल्या जालंधराने त्याच्यावर कृपादृष्टी टाकली कानात दिव्य मंत्र सांगून त्याला सनात केले त्यामुळे त्याचा मोह नष्ट झाला जालंधरनाथाने पंथाच्या रिवाजाप्रमाणे गोपीचंदास मुद्रांकित केले आणि नाथपंथी जती बनून तुझ्या वैराग्याची कसोटी पाहण्यासाठी त्याच्याच स्त्रियांकडं त्याच्याच बायकांकडं भिक्षा मागण्यास पाठवले ही वार्ता घरात नगरात आणि अंतपुरात पसरताच सर्वत्र एकच हाहाकार उडाला लोक हवालदिल झाले राजभार्या ओक्साबोक्षी रडू लागले आमच्या आमच्या भरल्या संसाराची माती केली असं म्हणून शिवाय शाप देऊ लागले गोपीचंद जेव्हा भिक्षेसाठी प्रासादात गेला तेव्हा त्याच्या आक्रोश गगनात भिडला त्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्याला त्याच्या उद्दिष्टापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण गुरु कृपेमुळे वैराग्य संपन्न असा तो राजा मुळीच बदल नाही त्याने त्यांच्याकडे साप दुर्लक्ष केले आणि आपल्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा धिक्कार केला शेवटी त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना संयुक्तिक उत्तरे देऊनही त्या जात नाहीत असे पाहून त्याने उग्र रूप धारण करून त्यांना दूर पाठवले मग मैनावतीने दिलेली भिक्षा घेऊन तो जालंधराकडे परतला त्यानंतरचे तीन दिवस त्याने राजाला अनेक प्रकारचे उपदेश केला लुमावंतीचा पुत्र मुक्तचंद्र यास गादीवर बसून राजाची धुरा त्याच्या हाती पाय सोपविली आणि गोपीचंदाला बारा वर्षे तपश्चर्य करण्यासाठी बद्रिक आश्रमात पाठविले त्याला निरोप दिल्यानंतर जालंधराने सर्व मानकऱ्यांचा सत्कार केला राजश्रियांचे सांत्वन केले आणि कानी व सर्व शिष्यांसह सहा महिने तेथे राहून राज्याची नीट व्यवस्था लावून दिली अध्याय सतरावा समाप्त होत आहे